अध्याय एकशे नव्याण्णवा निष्काम जपाचे फल युधिष्ठिर म्हणाला पितामह आपण पूर्वी काल मृत्यू यम इक्ष्वाकू आणि ब्राह्मण यांच्या विवादासंबंधाचा निर्देश केला होता तो तेव्हा तो विवाद काय आहे हे कृपा करून सांगा भीष्म म्हणाले या जपासंबंधाने राजा इक्ष्वाकू यम ब्राह्मण काल आणि मृत्यू यांची एक फार पुरातन कथा सांगत असतात ती गोष्ट कशी घडलेली आहे अर्थात त्यांचा तो संवाद कोणत्या प्रकारचा व कोठे झालेला आहे हे मी तुला सांगतो ऐक वेदांची सहा अंगे जाणणारा महाविद्वान धर्माचरण संपन्न आणि विपुल कीर्तिमान असा पिप्पलाद पुत्र कौशिक नावाचा एक जपकर्ता ब्राह्मण होता तो षडंगसहित वेदामध्ये निष्णात असून त्याला तत्वदर्शनरूपी ज्ञानही झाले होते तो ब्राह्मण हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन राहिला व अर्थज्ञानपूर्वक मंत्राचा जप इंद्रिय निग्रहपूर्वक करून स्वधर्माचरणरूपी ब्राह्मणोचित तप करू लागला याप्रमाणे तो नियमपूर्वक जप करीत असता एक हजार वर्षे निघून गेली नंतर त्याला साक्षात सावित्री देवीचे दर्शन होऊन मी प्रसन्न आहे असे सांगितले तथापि मौन धारण करून एकसारखी जपमंत्राची आवृत्ती करीत असल्यामुळे तो काहीच बोलला नाही तेव्हा त्या वेदमाता सावित्रीला त्याची दया आली व संतोषही झाला तिने त्याच्या जपाची प्रशंसा केली पुढे जेव्हा त्याचा जप संपला तेव्हा तो धर्मनिष्ठ ब्राह्मण तिच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाला हे देवी तू प्रसन्न झालीस व मला दर्शन दिलेस हे माझे भाग्यच होय पण जर तू मला प्रसन्न झाली आहेस तर माझे एवढेच मागणे आहे की जपाच्याच ठिकाणी माझे अंतःकरण रममाण होवो सावित्री म्हणाली हे जापक श्रेष्ठ ब्रह्मर्चे तुझी कोणती इच्छा आहे व तुझी कोणती इच्छा मी पूर्ण केली पाहिजे ते सांग तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व घडून येईल याप्रमाणे देवीने भाषण केल्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला हे कल्याणी माझी जप करण्याविषयीची इच्छा पुनःपुन वृद्धिंगत व्हावी आणि माझ्या अंतःकरणाच्या एकाग्रतेची अभिवृद्धी व्हावी यावर सरस्वतीने ठीक आहे ते तसे घडून येईल असे मधुरवाणीने उत्तर दिले आणि त्याचे कल्याण करण्याच्या इच्छेने तिने असेही सांगितले की ज्या ठिकाणी पूर्वी द्विजश्रेष्ठही गेले आहेत त्या पूर्वोक्त नरकाची प्राप्ती तुला व्हावयाची नाही तर तू जन्ममरण शून्य व प्रशंसनीय अशा ब्रह्मपदी लीन होऊन जाशील येते मी आता तू ज्या संबंधाने मजपाशी प्रार्थना केलीस ते तसे घडून येईल तू नियमपूर्वक एकाग्रपणे जप करीत राहा काल मृत्यू व यम हे तुझ्या समीप येतील व त्यांचा आणि तुझा धर्माच्या अनुरोधाने वाद होईल भीष्म म्हणाले असे म्हणून ती भगवती सावित्री आपल्या मंदिराकडे निघून गेली तदनंतर तो सत्यप्रतिज्ञ जितेंद्रिय व क्रोधाधिकांचा जय केलेला निर्मत्सरी ब्राह्मण एकसारखा शंभर दिव्य वर्षेपर्यंत जप करीत राहिला त्या ब्राह्मणाचा तो जप करण्याचा नियम समाप्त झाला तेव्हा प्रत्यक्ष धर्माने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले धर्म म्हणाला हे ब्राह्मणा मी तुला अवलोकन करण्यासाठी आलो आहे मजकडे दृष्टी दे तुला या जपापासून ज्या फलाची प्राप्ती झाली आहे ते मी सांगतो ऐक तू दिव्य आणि मानुष असे सर्वही लोक संपादन केलेले आहेस इतकेच नव्हे तर हे सत्पुरुषा सर्व देवांच्या वस्तीस्थानांचे अतिक्रमण करून त्याहूनही पलीकडे असणाऱ्या लोकात तू गमन करशील हे मुने आता तू प्राणत्याग कर आणि इष्ट असेल त्या लोकी गमन कर आपल्या शरीराचा त्याग केल्यानंतर तुला इष्ट लोकाची प्राप्ती होईल ब्राह्मण म्हणाला धर्मा मला लोक घेऊन काय करायचे आहेत अर्थातच मला त्याची आवश्यकता नाही यास्तव तू खुशाल निघून जा हे प्रभू हे शरीर जशी अनेक सुखे तशी अनेक दुःखेही अनुभवणारे आहे यास्तव मी त्याचा त्याग करणार नाही धर्म म्हणाला हे मुनिश्रेष्ठा तुला या शरीराचा त्याग अवश्य करावा लागणार तेव्हा हे विप्रा तो आताच करून तू स्वर्गलोकी आरोहण कर अथवा हे निष्पापा तुझी इच्छा काय आहे ते सांग ब्राह्मण म्हणाला हे प्रभू या देहा वाचून स्वर्गामध्ये वास्तव करणे मला पसंत नाही आणि म्हणूनच शरीर त्याग करून स्वर्गास जाण्याची मला इच्छा नाही यास्तव हे धर्मा तू निघून जा धर्म म्हणाला देहावर चित्त ठेवू नको शरीराचा त्याग कर आणि सुखी हो कारण जेथे गेल्यानंतर शोक होणार नाही अशा पवित्र लोकी तू गमन करशील ब्राह्मण म्हणाला हे महाभाग्यशाली प्रभो धर्मा मला जप करण्यातच आनंद होतो तेव्हा मला स्वर्गादी लोक अविनाशी असले तरी ते घेऊन काय करायचे आहेत मी गेलो तर शरीरासह स्वर्गाला जाईन नाहीतर मुळीच जाणार नाही धर्म म्हणाला हे द्विजा जर तुझी शरीर त्याग करण्याची इच्छा नसली तर हे पहा आता तुझकडे यम मृत्यू आणि काल हे आले आहेत भीष्म म्हणाले हे प्रभू तदनंतर सूर्यपुत्र यम काल आणि मृत्यू हे तिघे जण त्या महाभाग्यवान ब्राह्मणाकडे येऊन त्याला असे बोलले यम म्हणाला हे ब्राह्मणा तू उत्कृष्ट प्रकारे केलेल्या तपश्चर्येचे व तुझ्या सदाचरणाचे तुला श्रेष्ठ असे फल मिळणार आहे असे मी यम तुझ्या सन्निध येऊन सांगत आहे काल म्हणाला हे ब्राह्मणा तू जो हा यथाविधी जप केलास त्याचे तुला अत्यंत उत्कृष्ट असे फल मिळाले आहे आता हा तुझ्या स्वर्गारोहणाचा काल आहे असे मी काल तुझला निवेदन करीत आहे मृत्यू म्हणाला हे धर्मज्ञ ब्राह्मणा कालाच्या प्रेरणेने आज तुला घेऊन जाण्यासाठी मी मृत्यू स्वतः शरीर धारण करून तुझकडे आलो आहे समजलास ब्राह्मण म्हणाला सूर्यपुत्र यम महात्मा काल मृत्यू आणि धर्म यांचे स्वागत असो मी आपले कोणते कार्य करू भीष्म म्हणाले त्या प्रसंगी त्या ब्राह्मणाला अत्यंत आनंद झाला व त्यांना अर्ध्य पाद्य इत्यादी अर्पण करून तो म्हणाला मी माझ्या शक्तीनुसार आपले कोणते कार्य करू याच वेळी युधिष्ठिरा तीर्थयात्रेला चाललेला राजा इक्ष्वाकू जेथे हे जमले होते तेथे आला त्या राजर्षी इक्ष्वाकूने सर्वांचा सत्कार केला व नमस्कार करून सर्वांनाही कुशल प्रश्न केले तदनंतर त्या ब्राह्मणेनही ब्राह्मणानेही त्याला आसन दिले आणि पादोदक व अर्ध्य अर्पण करून कुशल प्रश्न केल्यानंतर त्यास म्हटले की हे महाराजा तुझे स्वागत असो तुझी काय इच्छा आहे व मी आपल्या शक्यनुसार तुझे कोणते कार्य करू ते मला कथन कर राजा म्हणाला मी राजा आहे आणि तू षटकर्मनिष्ठ ब्राह्मण आहेस तेव्हा माझ्या मनातून तुला काहीतरी द्रव्य द्यायचे आहे तरी प्रसिद्ध असे सुवर्ण रत्ने इत्यादी जे काही इष्ट असेल ते मला सांग ब्राह्मण म्हणाला राज राजा ब्राह्मण दोन प्रकारचे आहेत एक प्रवृत्ती मार्गनिष्ठ प्रवृत्त आणि दुसरे निवृत्ती मार्गनिष्ठ निवृत्त धर्माचेही असेच दोन प्रकार आहेत हे प्रजाधिपते जे प्रवृत्ती निष्ठा असतील त्यांना तू अनेक दाने दे मी काही दान घेत नसतो तेव्हा हे नुपश्रेष्ठा तुला कशाची इच्छा आहे ते तूच सांग मी तुला काय देऊ अथवा तपाच्या योगाने मी तुला कशाची प्राप्ती करून देऊ राजा म्हणाला मी क्षत्रिय आहे मला दे हा शब्द केव्हाही माहीत नाही हे द्विजश्रेष्ठ केवळ युद्ध प्रदान कर असे मात्र आम्ही म्हणत असतो ब्राह्मण म्हणाला राजा तुला स्वधर्माने संतोष होत आहे व आम्हालाही स्वधर्माच्या योगाने संतोष होत आहे तेव्हा आपणा उभयतांमध्ये काही भेद नाही आता तुला जे वाटेल ते तू कर राजा म्हणाला हे द्विज आपण माझ्या शक्तीनुसार मी दान करीन असे पूर्वी म्हणाला होता तेव्हा आता आपण आपल्या जपाचे फल मला द्या अशी मी प्रार्थना करतो ब्राह्मण म्हणाला राजा माझी वाणी सदैव युद्धाचीच याचना करीत असते अशी तू वल्गना करतोस आणि मग माझ्याशी युद्ध करण्याची का मागणी करीत नाहीस राजा म्हणाला वाणी हे ब्राह्मणांचे बल असून बाहू हे क्षत्रियांचे बल आहे म्हणूनच हे विप्र आपल्याशी हे माझे कडाक्याचे वाघयुद्ध चालले आहे ब्राह्मण म्हणाला असतो अद्यापही माझी तीच प्रतिज्ञा आहे मी माझ्या शक्तीनुसार तुला काय देऊ हे नृपश्रेष्ठा बोल विलंब लावू नकोस माझे सामर्थ्य असेल तर मी देईन राजा म्हणाला जर आपणाला देण्याची इच्छाच असेल तर आपण पूर्ण शंभर वर्षे जप करून जे फलसंपादन केले आहे तेवढे मला अर्पण करा ब्राह्मण म्हणाला मी जो जप केला त्याचे उत्कृष्ट प्रकारचे फल तू ग्रहण कर या जपाचे अर्धे फल तुला निशंकपणे मिळू दे अथवा हे राजा जर तुला सर्वाचीच इच्छा असली तर माझ्या जपाचे सर्वही फल तुला खुशाल मिळू दे राजा म्हणाला आपले देव बरे करू मला सर्व फल नको मी आपणाकडे जो जप मागितला त्याचे फल कोणते ते मला निवेदन करा म्हणजे मी जातो आपले कल्याण हो ब्राह्मण म्हणाला मी जो जप तुला अर्पण केला आहे त्याचे फल काय याची मला माहिती नाही याविषयी हे यम धर्म काल आणि मृत्यू हेच साक्षी आहेत राजा म्हणाला या धर्माच्या फलाचे जर ज्ञानच नाही तर मला याचा काय उपयोग होणार या जपजन्य धर्माचे फल जर आपण मला सांगत नसला <clears throat> तर ते एखाद्या ब्राह्मणालाच मिळू द्या मला असल्या संशयित फलाची इच्छा नाही ब्राह्मण म्हणाला मी आता दुसरी भाषा करणार नाही या जपाचे फल मी तुला अर्पण केलेले आहे हे राजर्षे माझेही वाक्य प्रमाण आहे आणि तुझेही वचन प्रमाण आहे मी तुला फल सांगत नाही याचे कारण हे नृपश्रेष्ठा मी आजपर्यंत केव्हाही या जपापासून फलप्राप्तीची इच्छाच केलेली नाही मग मला फलाची माहिती कुठून असणार तू दे असे म्हणाला आहेस व मी देतो असे म्हटले आहे आता मी वाणीला बट्टा लावू इच्छित नाही धीर धर आणि सत्याचे संरक्षण कर मी तुला सांगत असताही जर तू माझे वचन मान्य करीत नसशील तर तुला असत्य भाषण केल्यामुळे मोठा अधर्म घडेल हे शत्रुमर्दना असत्य उद्गार काढणे हे तुलाही योग्य नाही व मी जे बोललो ते खोटे करणे मलाही शक्य नाही मी जे तुला देतो असे प्रतिज्ञापूर्वक सांगितले त्यावेळी मी काही विचार केलेला नाही तेव्हा जर तुला सत्याची चाड असेल तर तूही विचार न करता मी अर्पण केलेले फल ग्रहण कर राजा तू येथे येऊन माझ्याकडे जपफल मागितले आहेस व मीही तुला ते दिले आहे तेव्हा आता ते तू ग्रहण कर आणि सत्यनिष्ठ हो असत्य भाषण करणाऱ्या पुरुषाला इहलोक नसतो व परलोकही नसतो तो आपल्या पूर्वजांचाही उद्धार करू शकत नाही मग पुढील पुढीचा उद्धार कोठून करणार हे नरश्रेष्ठा इहलोकी आणि परलोकी सत्य असे उद्धार करू शकते तसे यज्ञफल दाने अथवा नियम हेही करू शकत नाहीत ज्यांनी अनेक प्रकारची तपे केली आहेत अथवा जे करणार आहेत अशा शेकडो अथवा लाखो पुरुषांचीही योग्यता एका सत्याहून अधिक नाही सत्य हे एक अविनाशी असे परब्रह्म आहे सत्य हे एक अनि अविनश्वर असे तप आहे सत्य हा एक अद्वितीय यज्ञ आहे सत्य हेच निरुपम असे शास्त्रज्ञान आहे वेदामध्ये सत्य हे जागरूक आहे उत्कृष्ट प्रतीच्या फलप्राप्तीस सत्य हेच आधारभूत आहे धर्म आणि इंद्रिय निग्रह या दोहोस सत्य हेच कारणीभूत आहे सत्य हेच सर्वांचा आधार आहे वेद वेदांगे विद्या विधी व्रताचरणे आणि प्रणव ही सर्व सत्याचीच स्वरूपे आहेत प्राण्यांचे जनन आणि संतती ही सत्याचीच कार्य आहेत सत्याच्याच योगाने वायू वाहतो सत्याच्याच प्रभावाने सूर्य प्रकाशतो सत्याच्याच बलाने अग्नी दाह करू शकतो सत्य हे स्वर्गासही आधारभूत आहे यज्ञ तप वेद मंत्र सामवेदातील हा ऊ इत्यादी अर्थशून्य वर्ण किंवा किंबहुना सर्वही वाङ्मय या सर्व सत्याच्याच मूर्ती होत आमच्या ऐकण्यात असे आहे की सत्य आणि धर्म ही तराजूत घातली व तराजू बरोबर मध्यावर धरून वजन केले तेव्हा जिकडे सत्य होते तेच पारडे वजनदार भरले जेथे जेथे धर्म असतो तेथे तेथे सत्य हे असतेच सत्याच्याच योगाने प्रत्येकाचा अभ्युदय होतो असे असता हे राजा हे असत्यमय कर्म करण्याची तू काय म्हणून इच्छा करीत आहेस राजा तू सत्यावर दृढ निष्ठा ठेव असत्य भाषण करू नकोस मला दान कर असे जे वाक्य तू उच्चारलेस ते आता काय म्हणून खोटे करीत आहेस हे करणे बरे नाही राजा आता मी दिलेले जपफल घेण्याची जर तू इच्छा करणार नाहीस तर धर्मभ्रष्ट होऊन दुर्गतीच्या फेऱ्यात सापडशील कारण कोणत्याही वस्तूचा प्रथम स्वीकार करून नंतर ती घेण्याची इच्छा न करणारा व कोणतीही वस्तू प्रथम देऊन नंतर ती देण्याची इच्छा न करणारा या दोघासही असत्य भाषणाचे पातक लागते यास्तव हे खोटे कर्म करणे तुला योग्य नाही राजा म्हणाला हे द्विज संग्राम करावा आणि संरक्षण करावे हाच क्षत्रियाचा धर्म आहे दान करण्याचा अधिकार क्षत्रियांना आहे अर्थात ते घेण्याचा नाही मग मी आपणाकडून ते कसे घ्यावे ब्राह्मण म्हणाला मी काही तुझी विनवणी करीत नाही अथवा त्यासाठी तुझ्या घरीही आलो नाही तूच येथे आलास आणि याचना केलीस मग आता का मागे सरकतोस धर्म म्हणाला आपणा उभयतांचा विवाद राहू द्या मी धर्म आपणाकडे आलो आहे मी आपणाला सांगतो की या ब्राह्मणाला दान केल्याचे फळ मिळेल आणि राजालाही सत्याचे फल मिळेल स्वर्ग म्हणाला हे नृपश्रेष्ठा मी स्वर्ग असून स्वतः मूर्तिवंत होऊन आपणाकडे आलो आहे आपणा उभयतातला वाद राहू द्या कारण आपणा उभयताना मिळणारे फल सारखेच आहे राजा म्हणाला मला स्वर्गाचे काही काम नाही बा स्वर्गा तू आलास तसा निघून जा आता जर ह्या ब्राह्मणाची स्वर्गास जाण्याची इच्छा असली तर मी आचरण केलेल्या धर्माचे फल त्याला अर्पण करतो ब्राह्मण म्हणाला मी लहानपणी अज्ञानाने जर कोणापुढे हात पसरला असला तर असे सांप्रत सांप्रत तर ही संहितेचा जप करीत असून निवृत्ती मार्गरूपी धर्माचरण करीत आहे हे राजा मला निवृत्ती मार्गाचा आश्रय केल्याचा बराच काळ होऊन गेला आहे असे असता तू मला कशाकरता लोभ दाखवित आहेस हे प्रजाधिपते माझ्या धर्माच्या योगाने मी आपले कार्य करून घेईन मला फळाची इच्छा नाही तप आणि स्वाध्याय हीच माझी स्वाभाविक कर्मे असून मी प्रतिग्रहापासून निवृत्त झालो आहे राजा म्हणाला हे विप्र जर आपण मला जपाचे उत्कृष्ट फल अर्पण केले आहे तर आम्हा दोघांना जे काही फल मिळावयाचे असेल त्याचा आपण ह्या स्वर्गादी लोकांमध्ये उभयता मिळून उपभोग घेऊ दान घेणे हा ब्राह्मणाचा अधिकार असून देणे हा क्षत्रियाचा अधिकार आहे असा जर प्रतिपादित धर्म आहे तर धर्मजन्य फलाचा आपण उभयता मिळून उपभोग घेऊया किंवा उभयताने मिळून फलोपभोग घेणे राहू द्या माझ्याही धर्माचे फल आपणच मिळू द्या आणि जर मजवर आपली कृपा असली तर मजकडून घडलेला धर्म आपण ग्रहण करा भीष्म म्हणाले राजा इतके झाल्यानंतर तेथे दोन पुरुष आले त्यांचा वेश भेसूर असून वस्त्रे मलिन होती त्यांनी परस्परास कवटाळून धरले होते व ते परस्परांशी बोलत होते त्यापैकी एक म्हणत होता की तू माझे कर्ज देणे नाहीस व दुसरा म्हणत होता मी देणे आहे या गोष्टी संबंधाने आमचा वाद आहे अस्तु हा अनुशास्ता राजा येथे आहेच पुनः पहिला म्हणाला मी हे खरेच सांगतो की तू माझे ऋण देणे नाहीस दुसरा म्हणाला खोटे बोलतोस मी तुझे ऋण देणे आहे अशा वाद करण्याने त्या दोघांनाही फार ताप झाला तेव्हा ते राजाकडेही येऊन म्हणाले राजा आम्हा दोघांनाही दोष लागणार नाही अशा प्रकारचा काही विचार काढ त्या दोहोंपैकी विरूप म्हणाला हे नरश्रेष्ठा मी विकृताचे गोप्रदानाचे फल देणे आहे असे असून हे पृथ्वीपते मी देत असता तो ते घेत नाही विकृत म्हणाला हे प्रजाधिपते विरूपाने माझे काहीही देणे नाही हा जे सत्यासारखे भासणारे भाषण करीत आहे ते केवळ असत्य होय राजा म्हणाला विरूपा तू ह्याचे काय देणे आहेस ते सांग कारण ते ऐकून मग न्याय करावा असा माझा विचार आहे विरूप म्हणाला हे प्रजाधिपते राजर्षे इक्ष्वाको मी या विकृताचे देणे कसे आहे ते सर्व तू लक्षपणे ऐक हे निष्पापा पूर्वी याने धर्मप्राप्तीसाठी एका तपोनिष्ठ आणि स्वाध्यायशील अशा ब्राह्मणास एक उत्कृष्ट धेनू अर्पण केली तेव्हा हे राजा तिच्या दानाच्या योगाने याला जे फल मिळाव्याचे ते मी याच्याकडे जाऊन मागितले व ह्या विकृतानेही निर्मल अंतकरणाने ते मला अर्पण केले पुढे मी पापमुक्त होण्यासाठी काही सत्कर्म केले आणि अतिशय दूध देणाऱ्या अशा दोन गायी विकत घेतल्या व त्या श्रद्धेने आणि विधीपूर्वक एका उंच वृत्ती ब्राह्मणास अर्पण केल्या याप्रमाणे हे प्रभू याच्याकडून मी जे काही घेतले आहे त्याचे द्विगुणित फल मी आज इहलोकी ह्याला अर्पण करीत आहे यास्तव हे पुरुष श्रेष्ठा आता यात निर्दोष कोण आणि दोषी कोण या संबंधाने आम्हामध्ये वाद आहे आणि म्हणूनच आम्ही निर्णयासाठी तुझकडे आलो आहोत आता तू न्याय कर अथवा अन्याय कर आम्हाला योग्य मार्गास लावण्याविषयी तू दक्ष रहा म्हणजे झाले याने मला जसे दान केले होते तसेच हाही जर मजकडून घेऊ इच्छित नसेल तर तटस्थ होऊन तू आम्हास आज योग्य मार्गास लाव राजा म्हणाला विकृता हा तुझे ऋण देत असता तू का घेत नाहीस तुला इष्ट असेल तेवढे का होईना पण ते तू घे विलंब करू नकोस विकृत म्हणाला ह्याने मी घेतो असे म्हटले व मी देतो असे म्हणालो तथापि आता याने माझे काही देणे नाही तेव्हा आता ह्याला वाटेल तिकडे जाऊ द्या राजा म्हणाला हा देत असता तू घेत नाहीस हे मला विपरीत दिसते एकंदरीत तू दंड करण्यास निसंशय योग्य आहेस विकृत म्हणाला हे राजर्षी मी जे ह्याला दिले आहे ते परत कसे घेऊ यात जर माझा अपराध असेल तर हे प्रभो मला खुशाल दंडाची शिक्षा दे विरूप म्हणाला मी जे देत आहे ते जर तू घेतले नाहीस तर हा धर्मशास्त्रा नृपती तुझा निग्रह करेल विकृत म्हणाला तू मजजवळ मागितल्यामुळे मी तुला आपली वस्तू दिली आहे ती मी आता परत कशी घेऊ शकणार तेव्हा तू आता जा मी तुला अनुज्ञा देतो <clears throat> ब्राह्मण म्हणाला राजा हे ऐकलेस का या दोघांचे भाषण तेव्हा आता मी जे तुला अर्पण करण्याचा निश्चय केला आहे त्याचा तू निशंकपणे स्वीकार कर राजा आपल्याशी म्हणाला या उभयतांचे आरंभिलेले कार्य मोठे असून गूढ आहे आणि या जपकर्त्या ब्राह्मणाचा निश्चयही अतिशय दृढ आहे तेव्हा आता याचे व्हावयाचे कसे बरे मी जर ब्राह्मणाने दिलेले दान घेतले नाही तर मला महत्पातक लागणार नाही असे कसे होईल असा विचार करून तो राजर्षी विकृत आणि विरूप यास म्हणाला की आपले कार्य झाले म्हणजे आपण जा आता न्याय करण्याचे काम मजकडे आले आहे तेव्हा त्याला असत्येचा कलंक लागणार नाही राजानी आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे असा सिद्धांत आहे त्यामुळे मी आपला धर्म पालन करावा हे खरे आहे तथापि माझा विचार नष्ट होऊन गेल्यामुळे गहन अशा ब्राह्मण धर्माने माझ्या ठाई प्रवेश केला यास्तव आपण थोडा वेळ थांबा म्हणजे आपला न्याय होईल ब्राह्मण म्हणाला राजा तू जे मजकडे मागितलेस ते मी तुला देण्याची प्रतिज्ञा केली आहे अर्थात ते मी तुझे देणे आहे यास्तव तू ग्रहण कर जर तू ते ग्रहण केले नाहीस तर मी तुला निसंशय शाप देईन राजा म्हणाला धिक्कार असो ह्या राजधर्माला की जो आचरण करण्यासंबंधाने प्रतिग्रह करू नये असा नियम आहे तथापि कोणत्या तरी प्रकाराने आम्हा उभयतांचे फल सारखेच व्हावे एवढ्याचसाठी मला हे आपले दान घेतले पाहिजे म्हणून पूर्वी कधीही न पसरलेला हात मी दानरूपी ठेव घेण्यासाठी आपल्यापुढे पसरला आहे यास्तव हे विप्र आपणाकडे माझे जे काही येणे असेल ते आता अर्पण करा ब्राह्मण म्हणाला राजा संहितेचा जप केल्यामुळे मजकडून जे काही पुण्य घडले असेल आणि त्यात जर माझ्या सत्वात स्वत्वाचे काही असेल तर ते सर्व तू ग्रहण कर राजा म्हणाला हे द्विजश्रेष्ठा हे दानजल माझ्या हातावर पडले आहे तथापि हे पुण्य आपणा उभयता सारखेच आणि बरोबरच मिळावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा आपणही मजकडून प्रतिग्रह करा विरूप म्हणाला राजा आम्ही उभयता काम आणि क्रोध असे असून आम्हीच तुझ्याकडून ही गोष्ट घडवून आणली आहे तू हे फल सारखेच मिळावे असे म्हणतोस त्या अर्थी तुला आणि ह्या ब्राह्मणाला सारख्याच लोकाची प्राप्ती होईल विकृताने माझे काही देणे नाही आम्ही जी ही न्याय जिज्ञासा केली ती केवळ तुला बोध व्हावा एवढ्यासाठीच होय काल धर्म मृत्यू काम क्रोध व तुम्ही दोघे मिळून तुझ्या समक्ष ह्या विषयाचा उहापोह केला आहे आता त्यात काही उरले नाही तेव्हा आता तुझी इच्छा असेल त्या लोकात तू गमन कर कारण तुझ्या कर्माने ते तुला मिळालेले आहे भीष्म म्हणाले युधिष्ठिरा ज्यापकास मिळणारे फल मी तुला सांगितले व सूर्यादी लोक ब्रह्मलोक आणि मोक्ष देखील जापकाच्या अंकित कसे असतात हेही तुला दाखवून दिले संहितेचे अध्ययन करणारा पुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जाणाऱ्या ब्रह्मदेवाच्या सान्निध्यात जातो किंवा तो अग्निसन्निध गमन करतो अथवा सूर्यामध्ये प्रविष्ट होतो तो जर तैजसत्वामुळे तेथेच रोमाण झाला तर रागामुळे मोहित होत साता त्यांच्याच गुणांचे आचरण करू लागतो अशाच प्रकारे तो सोम वायू भूमी आणि आकाश यांच्याही स्वरूपामध्ये प्रविष्ट होऊन त्यांच्याच कर्माचे आचरण करीत प्रेमाने तेथे वास्तव्य करतो पुढे त्याला तेथे वैराग्य उत्पन्न होऊन आपण अधिष्ठित केलेल्या लोकाच्या परमात्माविषयी संशय उत्पन्न झाला व आपातत अविनाशी अशा परमश्रेष्ठीच्या शरीरात प्रविष्ट होण्याची त्याला इच्छा झाली म्हणजे तो त्यामध्ये प्रविष्ट होतो पुढे निष्काम व निरहंकार असा तो पुरुष आपातत विनाशशून्य अशा परमश्रेष्ठीच्या स्वरूपात निघून परब्रह्मामध्ये लीन होतो व ब्रह्मरूपी बनल्यामुळे सुखदुःखादी द्वंद्वांचे अतिक्रमण करून पारमार्थिक सुख व शांती यांनी संपन्न होऊन राहतो त्याला द्वैताचे दर्शनही होत नाही सारांश जेथे प्रविष्ट झाल्यानंतर पुनर्जन्म नाही ज्याला अविनाशी अक्षर अशी संज्ञा आहे आणि ज्याला दुःख व वार्धक्य वगैरे विकार नाहीत व जे अद्वितीय आहे अशा ब्रह्मरूपी पदाची त्याला प्राप्ती होते कारण ब्रह्माचे ठिकाणी लीन होऊन राहण्याची त्याची इच्छा नसल्यास तो त्या पुरुषाचे अतिक्रमण करून ज्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुमान आगम आणि चित्त यांचा प्रवेश होत नाही ज्याला ज्ञान साधन अशा रूपाधिकांचा संबंध नाही व म्हणूनच प्राणाधिक षोडश पदार्थांचाही जास्त संपर्क नाही अशा चिन्मय परब्रह्मामध्ये तो प्रविष्ट होतो पण अंतःकरणात अनुरागाचा प्रवेश झाला असल्यामुळे जर त्याला परब्रह्मी लीन होण्याची वासना झाली नाही तर पूर्वक्त लोकामध्ये तो मुख्य होऊन राहतो इतकेच नव्हे तर त्याच्या अंतःकरणात ज्याच्याविषयी इच्छा उत्पन्न होईल त्याची त्याला प्राप्ती होते पुढेही जर त्याला सर्व लोक नरकस्वरूपी दिसू लागले व त्याची इच्छा निवृत्त झाली तर तो सर्वापासून मुक्त होऊन निर्गुण अशा परब्रह्माचेच ठिकाणी सुखाने रममाण होऊ लागतो हे महाराजा जपकर्त्या पुरुषास गती कशी मिळते ते सर्व मी तुला याप्रमाणे कथन केले आहे आता पुनश्च काय ऐकावे अशी तुझी इच्छा आहे ओम तत्सत